ಸಂಭಾಳದ ಸಂಭಾಳದ ಸಂಭಾಳ दौलतला कारुग संभाळ दौलतला कारुग तुझ्या ज्वानीचे कस्तुरी पाहून ग तुझ्या ज्वानीचे कस्तुरी पाहून ग सहू बाजून येतील पारधी ग सहू बाजून येतील पारधी ग आणि मोहात तुम्ही खसशील ग आणि मोहात لگی دمبھال سمبھا گ बनात फुलतील केवडे ग आणि गुंगुलितातील सुगंध ग आणि गुंगुलितातील सुगंध ग किती घालून बिळखा बसतील ग किती घालून बिळखा बसतील ग थाई थाय नागल पलेले ग थाई थाय नागल पलेले ग संभाळ ग संभाळ ग संभाळ

تے سلے نواری گے تلے نواری گھار گا سمھا گا سمھا گا سمبھال گا سمجھا دولہیہ سمجھا دولہیہ